कुराडीचा दांडा गोतास काळ या न्यायामुळं गणोजी शिर्के या स्वकीयाच्या फितुरीमुळं संभाजी महाराजांचा घात झाला छत्रपती शिवाजी महाराजांचा गणोजी शिर्के हा जावई म्हणजे राजकुवर साहेबांचा पती आणि तसंच संभाजीराजांचा हा मेवणा म्हणजे महाराणी येसुबाई साहेबांचा हा सख्खा भाऊ वतनदारीच्या तुकड्यासाठी संभाजी महाराजांसोबत असणारं दुहेरी नातं गणोजी शिर्के विसरला मुकर्रब खान उर्फ शेख निजामला त्यानं कोकण आणि सह्याद्रीच्या सगळ्या चोरवाटा दाखवल्या आपले हेर जागोजागी पेरून संभाजी महाराजांच्या संपूर्ण खबरा मिळवल्या संभाजी महाराजांना कसं पकडायचं कुठल्या रस्त्यानं न्यायचं याची संपूर्ण योजनाच गणोजीनं बनवली होती वेगवान घोड्यांची व्यवस्थाही त्यानं मुकर्रब खानासाठी केली होती महाराजांना संगमेश्वरला असतानाच मुकर्रब खान येत असल्याची खबर मिळाली होती पण गणोजीनं दाखवलेल्या चोरवाटांमुळे महाराजांचा अंदाज एक दोन प्रहारांनी चुकला आणि घात झाला एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वदच्या रात्री संभाजी महाराजांना आणि कवी कलशांना कैद करण्यात आलं सेनापती म्हाळोजीराव घोरपडे धारातीर्थी पडले होते गणोजीनं आखलेल्या योजनेनुसार शंभू राजेंना आणि कवी कलशांना ते ओळखू येऊ नयेत म्हणून विदूषकी झबले चढवण्यात आले तसंच त्यांच्या डोक्यांवरचे केस काढून त्यांचं मुंडनही करण्यात आलं महाराजांसोबत असणाऱ्या लोकांपैकी फार थोडे लोक जिवंत उरलेले होते मुकरब खानानं त्या सगळ्यांना एकत्र करून त्यांची अमानुष कत्तल करून टाकली आणि आता संगमेश्वरात एक क्षणभरही थांबणं म्हणजे स्वतःहून मृत्यूला आमंत्रण देणं याची कल्पना असल्यानं तो रात्रीच तीव्र गतीनं आंबा घाट मार्गे हत्ती शिराळ्याकडे निघाला महाराजांसोबत असं काही होईल याची कुणालाच कल्पना नव्हती संताजी घोरपडे महाराजांच्याच आदेशावरून एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद रोजी दुपारीच रायगडाकडे निघाले होते महाराणी येसुबाई युवराज शाहू आणि राजाराम महाराजांच्या संरक्षणाची जबाबदारी संभाजीराजांनी त्यांच्यावर सोपवली होती रायगडाला घट्ट विळखा टाकण्यासाठी औरंगजेबानं मोठी फौज पाठवली होती रायगडापर्यंत खबरा पोहोचवणंही मोठं मुश्किलीचं काम होतं कणोजी शिरक्याची माणसं वाट दाखवायला होती म्हणूनच त्या बिकट घाट रस्त्यांमधून मुकर्रब खानाची फौज संभाजी राजांना आणि कवी कलशांना कैद करून एक क्षणभरही न थांबता सतत धावती होती सह्याद्री म्हणजे मराठ्यांचा पाठीराखा सह्याद्री म्हणजे मराठ्यांची ताकद हे मुकर्रब खानाला माहीत होतं एकदा का आपण सह्याद्रीला वळसा टाकून मोकळ्या मैदानात उतरलो की मराठी आपोआप कमजोर पडतील याची त्याला खात्री होती त्यामुळेच या घटनेचा गवगवा होण्यापूर्वीच मैदानात पोहोचण्यासाठी तो जीवाचा आटापिटा करीत होता रात्रभर वेगानं दौडत होता दुसऱ्या दिवशीही म्हणजे दोन फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद रोजीही मुकर्रब खानानं जराही विसावा घेतला नाही संगमेश्वर ते रायगड हे अंतर दीडशे पेक्षाही जास्त आहे अगदी कितीही वेगानं गुप्तहेर संगमेश्वरावरून रायगडला निघाला तरी तो दुपारच्या अगोदर पोहोचणं शक्यच नव्हतं त्यामुळे संताजींकडे या बातमीची खबर ह्या वेळेपर्यंत पोहोचलीच नव्हती जसा दोन फेब्रुवारी सोळाशे चा दिवस उजाडला तसे मुकर्रब खानाच्या फौजेच्या हालचाली आणि झाल्या घटनेची बिनचूक माहिती पन्हाळ्याच्या आजूबाजूला असलेल्या स्वराज्याच्या गुप्तहेरांनी पकडली पण ती बातमी कुठं पोहोचवावी याबद्दल त्यांच्या मनात फार गोंधळ होता कारण ती बातमी तातडीनं रायगडाकडे पोहोचवणं जवळपास अशक्यप्राय गोष्ट होती त्यामुळेच ही बातमी पहिल्यांदा कळाली ती दोन मराठी सरदारांना एक म्हणजे पन्हाळा तालुक्यातले पुनाळ गावचे पाटील ज्योत्याजी केसरकर यांना आणि दुसरे म्हणजे शिराळ्याचे ज्योतिष वतीनदार दीक्षित अप्पा शास्त्री उर्फ कृष्णभट जोशी यांना मुकर्रब खानानं पहिल्यांदा विसावा घेतला तो दोन फेब्रुवारीच्या रात्री एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वदची संपूर्ण रात्र आणि दोन फेब्रुवारीचा संपूर्ण दिवसभर प्रवास करून त्यानं वारणा नदी ओलांडली आणि शिराळ्याच्या कोटामध्ये विसावा घेतला संभाजी महाराजांना सोडवण्यासाठी पहिला प्रयत्न झाला हा दोन फेब्रुवारीच्या रात्रीच आणि तो केला होता आप्पा शास्त्री दीक्षित उर्फ कृष्णभट जोशी यांनी आप्पा शास्त्री यांना शिवाजी महाराजांनी शिराळ्याचं वतन ज्योतिष वतन म्हणून दिलं होतं छत्रपती संभाजी महाराज एकदा शिराळ्याला तुळाजी निकम देसाई आणि तुळाजी कडू देसाई यांच्यामधला वाद मिटवण्यासाठी आले असताना त्यावेळी आप्पा शास्त्री दीक्षित हे तिथं पंच म्हणून हजर होते आप्पा शास्त्री दीक्षितांनी शे दीडशे जमतील तेवढे मावळे मिळवून दोन फेब्रुवारीच्या मध्यरात्री शिराळ्याच्या कोटावर छापा घातला पण दुर्दैवानं मुघल फौजेची संख्या फार जास्त होती सुसज्ज होती आणि त्यांना कोटाचा आधारही होता शास्त्री दीक्षितांना आणि त्यांच्या सोबतच्या बऱ्याचशा मावळ्यांना पकडण्यात आलं आणि त्यांची कत्तल करण्यात आली तीन फेब्रुवारीच्या पहाटेच मुकर्रब खाननं शिराळ्यावरून आपला मुक्काम हलवला आणि तो पुढे निघाला रात्री झालेल्या घटनेमुळे त्यानं संभाजी महाराजांभोवतीचा बंदोबस्त अधिक वाढवला होता शास्त्री दीक्षितांच्या या बलिदानाबद्दल छत्रपती राजाराम महाराजांनी नंतर शास्त्री दीक्षितांच्या वारसांना मौजे कंडूर हे बत्तीस शिराळ्याजवळचं गाव आणि आसपासची तीन चार गावं इनाम म्हणून बक्षीस दिली होती छत्रपती संभाजी महाराजांच्या सुटकेसाठी दुसरा मोठा प्रयत्न केला तो जोत्याजी केसरकर यांनी तीन फेब्रुवारीच्या दिवशी शिराळा पेटा परिसरात त्या परिसरात घनदाट झाडी होती छापे घालण्यासाठी चांगली जागा होती जोत्याजी केसरकर दीड दोनशे मावळ्यांसोबत तिथं जंगलात दबा धरून बसले होते पण मुकर्रब खान या वेळेपर्यंत सावध झाला होता मुकर्रब खानाची फौज तिथं आली असताना जोत्याजीनं भयंकर हल्ला चढवला जोत्याजींनी पराक्रमाची पराकाष्ठा केली खूप साऱ्या मुघलांची कत्तलही केली पण दुर्दैवानं जोत्याजी केसरकर संभाजी महाराजांसमोर पोहोचू शकले नाही त्यांना नाईलाजानं माघार घ्यावी लागली झाडी झुडपांचा आधार घेऊन त्यांना परत जावं लागलं संभाजी महाराजांच्या सुटकेसाठी तिसरा प्रयत्न म्हणता येईल तो झाला पाथरपुंज ह्या अंबाघाट परिसरातल्या धनगर वाड्यातल्या काही आठ दहा धनगर पोरांकडून अजाणतेपणी मुकर्रब खानाला आंबाघाटच्या परिसरातून वाट दाखवण्याचं काम यांच्या हातून घडलं होतं तेव्हा त्यांना मुघल फौजेकडून आम्ही काही मसाल्याचे सौदागर पकडले आहेत असं चुकीचं सांगण्यात आलं होतं जेव्हा त्यांना दुसऱ्या दिवशी वस्तुस्थिती कळाली तेव्हा आपण कुठली घोडचूक केली ह्याचा घोर पश्चाताप झाला होता ते दुःखानं आणि पश्चातापानं बेभान होऊन मुकर्रब खानाच्या फौजेच्या मागावर निघाले होते कराडला जेव्हा मुकर्रब खानच्या फौजेचा तळ पडला होता तेव्हा हा तिसरा प्रयत्न या आड्डा बेदळक धनगर पोरांनी केला त्यांनी त्या तळाची भयंकर जाळपोळ आणि कत्तल माजवली पण मुघलांची ताकद अतिशय जास्त असल्यामुळं ते मारले गेले छत्रपती संभाजी महाराजांना जेव्हा कराडवरून बहादूर गडापर्यंत नेण्यात येत होतं तेव्हा एक दोन नवे तर शेकडो एकटे दुकटे असंघटित प्रयत्न झाले यामध्ये रायाप्पा महार खंडोबल्लाल चिटणीस आणि संताजी घोरपडेंचेही प्रयत्न झाले पण ते सगळे असफल झाले कारण परिस्थिती फार बिकट होती संपूर्ण मैदानी प्रदेश होता मुघलांचा मुलूक होता मुंगीलाई शिरायला वाव मिळू नये इतकी मुघली फौज दाटीवाटीनं राजांच्या आजूबाजूला चालत होती आणि त्याच वेळी पाच लाखांची प्रचंड मोठी मुघली फौज एकाच वेळी स्वराज्यातल्या अनेक मुलखांवर चौपेर हल्ले चढवत होती रायगडाला भक्कम वेढा होता मुघलांचं धैर्य संभाजी महाराजांना पकडल्यामुळे फार वाढलं होतं महाराणी येसुबाई युवराज शाहू महाराज आणि राजाराम महाराज रायगडावर अडकून पडले होते परिस्थिती समजवून घेण्यासाठी गुप्तहेरांकडून माहिती मिळवण्यासाठी आदेश पोहोचवण्यासाठी आणि सरदारांचा समन्वय साधण्यासाठी शेकडो अडचणी होत्या त्यावेळी शेकडो एकटे दुखते सरदार वेगवेगळ्या मुलखात असंघटितरित्या गड किल्ले लढवत होते मुलूक वाचवत होते राज्याच्या मुख्य आधारस्तंभाला शह दिल्यामुळं स्वराज्य हादरलं होतं रोज शेकडो लोक मुघलांना फितूर होत होते आणि जेव्हा अतिशय वेगानं मुकर्रब खानानं मोकळ्या मैदानातून अहमदनगर जवळच्या बहादूर गडावर संभाजी महाराजांना पोहोचवलं जिथं साठ हजार ते एक लाखांची मुघली सुसज्ज फौज होती तेव्हा तर सगळे रस्तेच बंद झाले होते मित्रांनो संभाजी महाराजांच्या सुटकेबद्दल थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल की केली लाख कोशिश पण नियतीच वैरीण होती मित्रांनो अशाच सुंदर सुंदर कहाण्या आणि किस्से ऐकण्यासाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला भेट द्या आपल्या प्रोत्साहनाची मला गरज आहे मला प्रोत्साहन देण्यासाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा आणि शेअरसुद्धा करा आपले Kuku dan Daniawan.